ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने नमहा अध्याय तेविसावा राजा पृथ्वींची तपश्चर्या आणि परलोक गमन मैत्रे म्हणाला अशा प्रकारे महामनस्वी प्रजापती पृथ्वीने स्वतः अन्न वगैरे निर्माण केली नगरे गावे इत्यादी राहण्याची व्यवस्था करून स्थावर जंगम अशा सर्वांची उपजीविकेची सुविधा करून दिली तसेच साधूजनांना उचित अशा धर्माचेही पालन केले आपण वृद्ध झालो असून उताराला लागलो आहे ज्यासाठी आपला जन्म होता त्या प्रजारक्षण रूप ईश्वराच्या आज्ञेचे पालनही केलेले आहे म्हणून आता आपल्याला मोक्षासाठी प्रयत्न केला पाहिजे असा विचार करीत त्यांनी विरहामुळे जणू रडणाऱ्या आपल्या मुलीचा म्हणजे पृथ्वीचा भार आपल्या मुलांवर सोपवला आणि सर्व प्रजेला विमनस्क अवस्थेत सोडून ते आपल्या पत्नीसह एकटेच तपोवनाकडे गेली पहिल्यांदा गृहस्थ पृथ्वीवर विजय मिळवण्याचे त्यांनी जसे व्रत घेतले होते त्याचप्रमाणे तिथे सुद्धा वानप्रस्थ आश्रमाच्या नियमानुसार त्यांनी कठोर तपश्चर्येला प्रारंभ केला काही दिवस त्यांनी कंदमुळे फळे खाऊन घालवली काही काळ वाळलेली पाने खाऊन तो राहिला काही पंधरावडे पाण्यावरच राहिला आणि त्यानंतर केवळ वायूवर निर्वाह करू लागला वीरवर प्रथू उन्हाळ्यात पंचाग्नीचे सेवन करीत पावसाळ्यात मोकळ्या मैदानात राहून शरीरावर पाऊस घेत हिवाळ्यात गळ्या इतक्या पाण्यात उभे राहत तसेच दररोज मातीच्या जमिनीवरच झोपत आणि मुनिव्रतीने राहत होते त्याने शीत उष्ण इत्यादी सर्व प्रकारची द्वंद्वी सहन केली तसेच वाणी आणि मनाचा संयम करून ब्रह्मचर्याचे पालन करीत प्राण आपल्या स्वाधीन करून घेतली अशा प्रकारे त्यांनी श्रीकृष्णांची आराधना करण्यासाठी उत्तम तप केले अशा प्रकारे त्यांचे तप क्रमाने वाढत गेले आणि त्या प्रभावाने कर्ममल नाहीसा झाल्याने त्यांचे चित्त पूर्णपणे शुद्ध झाले प्राणायामाने मन आणि इंद्रिये ताब्यात आल्यामुळे त्यांचे वासनाजनित बंधन सुद्धा तुटले तेव्हा भगवान सनतकुमारांनी त्याला ज्या श्रेष्ठ अध्यात्म योगाचे शिक्षण दिले होते त्यानुसार राजा पृथू पुरुषोत्तम श्रीहरीची आराधना करू लागला अशा तऱ्हेने भगवत परायण होऊन श्रद्धापूर्वक सदाचरणाचे पालन करीत नेहमी साधन केल्याने परब्रह्म परमात्म्यामध्ये त्याची अनन्य भक्ती निर्माण झाली त्याच्या या भगवंताच्या उपासनेने अंतकरण शुद्ध सात्विक झाल्यावर निरंतर भगवत चिंतनाच्या प्रभावाने प्राप्त झालेल्या अनन्य भक्तीमुळे त्याला वैराग्ययुक्त ज्ञान प्राप्त झाले आणि त्या तीव्र ज्ञानाच्या द्वारे संशयाला कारण असणाऱ्या जीवाच्या उपाधीभूत पाचही कोशांना त्यांनी नष्ट करून टाकली एवढे झाल्यानंतर बुद्धीची निवृत्ती आणि परमात्मस्वरूप श्रीकृष्णांची अनुभूती आल्याने अन्य सर्व प्रकारच्या सिद्धी इत्यादींपासूनही तो उदासीन झाला त्यामुळे ज्याच्या साह्याने त्याने प्रथम आपल्या जीवनकोशाचा नाश केला होता त्या तत्वज्ञानासाठी सुद्धा प्रयत्न करणे त्याने सोडून दिले कारण जोपर्यंत साधकाला योग मार्गाच्याद्वारे श्रीकृष्ण कथामृतामध्ये प्रेम उत्पन्न होत नाही तोपर्यंत केवळ योग साधनेने त्याचा मोह दूर होत नाही यानंतर जेव्हा त्याचा अंतकाल जवळ आला तेव्हा वीरवर पृथ्वीने आपले चित्त दृढतापूर्वक परमात्म्यामध्ये स्थिर करून तो ब्रह्मभावात स्थिर राहिला आणि वेळ आल्यावर त्याने आपल्या शरीराचा त्याग केला त्याने टाचेने गुदद्वार दाबून धरून प्राणवायूला हळूहळू मुलाधारापासून वर आणीत आणीत त्याला क्रमशः नाभी हृदय वक्षस्थळ कंठ या ठिकाणी अगदी चक्रामधून वर नेत मस्तकात असणाऱ्या सहस्रार चक्रात स्थिर केले नंतर त्याला पुन्हा वरच्या बाजूला नेत क्रमशः भ्रमरंध्रामध्ये स्थिर केले नंतर पूर्ण निरीच्छ होऊन त्याने शरीरातील प्राणवायूला समष्टी वायूमध्ये शरीराला पृथ्वीमध्ये तेजाला तेजामध्ये आकाशाला आकाशामध्ये आणि द्रव पदार्थांना पाण्यामध्ये विलीन केले पुन्हा पृथ्वीला पाण्यामध्ये पाण्याला तेजामध्ये तेजाला वायूमध्ये आणि वायूला आकाशात विलीन केले त्यानंतर मनाला इंद्रियांमध्ये इंद्रियांना त्यांच्या कारणरूप तन्मात्रांमध्ये आणि तन्मात्रांना अहंकारात लीन करून अहंकाराला महत्त्वामध्ये लीन केले त्यानंतर सर्व गुणांची अभिव्यक्ती करणाऱ्या त्या महत्त्वाला मायोपाधिक जीवामध्ये स्थिर केले त्यानंतर त्या जीवाच्या मायारूप उपाधीला त्याने ज्ञान आणि वैराग्याच्या प्रभावाने आपल्या शुद्ध ब्रह्मस्वरूपात स्थिर होऊन टाकून दिले पृथ्वीची पत्नी महाराणी अर्ची ही सुद्धा त्यांच्याबरोबर वनात गेली होती पायांनी जमिनीला स्पर्श सुद्धा करू न शकण्या इतकी ती कोमल होती तरी सुद्धा तिने आपल्या पतीचे व्रत आणि नियम यांचे पालन करीत त्यांची खूप सेवा केली आणि मुनिव्रतीला अनुसरून कंदमुळे इत्यादींवर निर्वाह केला यामुळे जरी ती अतिशय दुर्बळ झाली होती तरी सुद्धा प्रिय पतीच्या हस्तस्पर्शाने सन्मानित होऊन त्यातच ती आनंद मानित असल्याकारणाने तिला कोणत्याही प्रकारचे कष्ट होत नव्हते आता पृथ्वीचे स्वामी आणि आपले प्रियतम महाराज पृथू यांचा देह निष्प्राण झालेला पाहून त्या सतीने काही वेळ विलाप केला नंतर पर्वताच्या शिखरावर एक चिता रचून तो देह त्या चितेवर ठेवला यानंतर अंत्यक्रिया करून तिने नदीमध्ये स्नान केले आपल्या अलौकिक कार्य करणाऱ्या पतीला जलांजली देऊन आकाशस्थित देवांना वंदन केले तसेच तीन वेळा चितेला प्रदक्षिणा घालून पतिदेवांच्या चरणाचे ध्यान करीत अग्नीमध्ये प्रवेश केला परमसाधी अर्चिने आपला पती वीरवर प्रथू यांच्याबरोबर सहगमन केलेले पाहून हजारो वरदायिनी देवीनी आपापल्या पतीसह तिची स्तुती केली तिथे देवतांची वाद्ये वाजू लागली त्यावेळी त्या मंदराचलाच्या शिखरावर त्या देवांगना फुलांचा वर्षाव करीत आपापसात म्हणू लागल्या देवांगना म्हणाल्या अहो धन्य ही या स्त्रीची ज्याप्रमाणे श्री लक्ष्मी यज्ञेश्वर भगवान विष्णूची सर्वभावी सेवा करते त्याचप्रमाणे हिने आपला पती राजराजेश्वर पृथ्वीची सेवा केली आपल्या अचिंत्य कर्माच्या प्रभावाने निश्चितच ही सती आम्हाला ओलांडून आपल्या वैन्य पतीबरोबर उच्चतर लोकी जाऊ लागले आहे या लोकी थोड्याच दिवसांचे आयुष्य असूनही जे लोक भगवंताचे परमपद प्राप्त करण्याची आत्मज्ञान प्राप्त करून घेतात त्यांना या संसारात कोणता पदार्थ दुर्मिळ आहे म्हणून जो पुरुष मत प्रयासाने भूलोकी मोक्षाचे साधन स्वरूप मनुष्य शरीर मिळाल्यानंतरही विषयांमध्ये आसक्त असतो तो निश्चितच आत्मघातकी समजावा अरे रे तो खराच फसला म्हणायचा मैत्री म्हणाला देवांगना अशा प्रकारे स्तुती करीत असताना भगवंताच्या ज्या परमधामाला आत्मज्ञानांमध्ये श्रेष्ठ प्राण महाराज पृथू गेला त्याच पती लोकाला महाराणी सुद्धा गेली परमभागवत पृथू असेच प्रभावशाली होते त्यांचे चरित्र अत्यंत श्रेष्ठ आहे मी त्यांचे तुझ्यासमोर वर्णन केले जो पुरुष हे परमपवित्र चरित्र श्रद्धापूर्वक एकाग्रचिताने वाचतो ऐकतो किंवा ऐकवितो त्याला सुद्धा महाराज पृथूंचे पद प्राप्त होते याचा सकाम भावाने पाठ केल्यास ब्राह्मण ब्रह्मतेज प्राप्त करतो क्षत्रिय पृथ्वीपती होतो वैश्य व्यापाऱ्यात श्रेष्ठ होतो आणि शूद्र उत्तम संत होतो स्त्री असो किंवा पुरुष जो कोणी हे चरित्र आदराने तीन वेळा ऐकतो तो संतानहीन असेल तर पुत्रवान धनहीन असेल तर महाधनी कीर्तीहीन असेल तर यशस्वी आणि मूर्ख असेल तर पंडित होतो हे चरित्र मनुष्य मात्राचे कल्याण करणारे आणि अमंगल दूर करणारे आहे हे धन यश आणि आयुष्याची वृद्धी करणारे स्वर्गप्राप्ती करून देणारे व कलियुगाचे दोष नाहीसे करणारे आहे हे धर्म इत्यादी चतुर्वर्गाची प्राप्ती करून देण्यासही सहाय्यक आहे म्हणून जे लोक धर्म अर्थ काम आणि मोक्ष यांनी मिळणारी सिद्धी प्राप्त करू इच्छितात त्यांनी याचे श्रद्धापूर्वक श्रवण केले पाहिजे जो राजा विजय मिळवण्यासाठी प्रस्थान करतेवेळी हे चरित्र ऐकून त्यांच्यावर स्वारी करील तेव्हा पृथ्वीच्या पुढे येऊन राजे लोक जसे नजराने सादर करीत असत तसे नजराने घेऊन याच्या पुढे ठेवतील मनुष्याने अन्य सर्व आसक्ती सोडून भगवंताच्या ठिकाणी विशुद्ध भक्तिभाव ठेवून महाराज पृथूंचे हे चरित्र ऐकावे ऐकवावे आणि वाचावे विदुरा भगवंताचे महात्म्य प्रकट करणारे हे परमपवित्र चरित्र मी आपणास ऐकवले याच्यावर निष्ठा ठेवणारा माणूस महाराज पृथूसारखी गती प्राप्त करून घेतो जो पुरुष या चरित्राचे दररोज आदरपूर्वक निष्काम भावाने श्रवण आणि कीर्तन करतो त्याला ज्यांचे चरण संसार सागर पार करण्यासाठी नावेप्रमाणे आहेत त्या श्रीहरीविषयी आत्यंतिक प्रेम निर्माण होते या ठिकाणी तेविसावा अध्यायी समाप्त झाला भगवान श्रीकृष्णार्पण वस्तू